समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पस्तीसावा युगुल गीत ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात गायना चारण्या रोज वनात कृष्ण जायते गोपींचे मनही जाई गात त्या हरिच्या गोपिका आपापसात म्हणतात वामस्कंधी हरिटे कवी गाल भुवई उडवी वंशी सछिद्रा बोट चाळवी तसे मऊ ऐसे सिद्ध पत्नी गगनी जमती त्या पाहता पती पाहता पतिसीला जुनी जाती कामविंधी विवशोनी हि जाती गाठती सुटत वस्त्र हि जाई नामना सकळते रत होता पाहिह अतिव सुंदर आहे हासता चमकती सारे, श्याम मेघी बिजली जणू थांबे चेतिण्या सजीव वंशी सफुंकी नाद ऐकुनी पशु नाद ऐकुनी पशु जमती तै घास हे मुखी चावून घ्याया राहती स्थिरची जई पुतळे ते बासुरी तशीच मोह विजीवा बांधितो शिरी पिसे मयुराची अंगी पुष्प अनपर्ण हि खोची गाई हा करीत तैरुकती त्या थांबते हि जळतै यमुनेचे श्रीहरी चवळिता भुज कापे प्रेम हो बहुत प्रेम हो बहुत ते मन कापे हात हि विवश होऊन थांबे प्रेम वेग बहु होऊन राही देवता हरीची कीर्तीच गाती गान गाती हरीचे तई गोप नाम घेऊनी जीव हरी बाहे वृक्ष ते लवनी त्या नमिती की वेली सुचविती स्वय अभिविष्णू फूल फूल हसते मन दावी। घोसते फळ फुले वदती ते सर्वते ते मधुरची गमते की सौंदर्य जगीची हरिश्रेष्ठ सावळ्यास उटिती विलसे की कंठी लांब रुळते वनमाळा तुलसी दल तै बहुगंधी वाजवी मुरली तै खग हर्षे राही न ते मग त्यांचे नेत्रची मिटवी ती रमती ते कृष्ण हा परमहंसची वाटे पुष्पे कुण्डला परिधरिहरिपुष्पे फुंकी वंशि सफुङ्के विश्वचिकवळितुरवैसा मेघनादन च हो अपराधी मेघछत्रधरिति हरिसि की जीवन हरि स वर्षती वर्षति हळुहि ते हि तुषारे देवतलपुनि पुष्पवहाति येश्वदे चतुर खेळची खेळे प्रिय लाल सकला तव कान्हा बासुरी न शिकला तरी गातो गात से ऋषभ आदि नादा न चहरा दिसी जो कळतो तेव मन न राही करी गे अपुलीय शिर झुके हरिची पुढती हे हरीच हो मन ही राही न शुद्धी व्रजभूमी क्षत गोक्षुरी पीडे गजगती धरुनी आहरी चाले, करी तदा धरुनी वंशी सफुंकी रव अम बहुही गुंजवी नित्य हलुही नाशकतो शकतो जड जैसे ना कळे सुटते कच केव्हा ना मनही या वसन हे गळती या पृथ्वीसी तुलसी माल प्रियो ती तैची त्या असती त्या गळी कैक हरिगिणी मणी मोजूनी गाई करठी जवळीच्या सखयासी हरिजधिरव फुंकी तई वंशी हरिणी हि मनच त्या पद देती घरी असो नि मनतो हरिकृष्ण पळत सोवनीचा मिन येतो यशोदा करीच कौतुक भाग्ये लाडका हरे असे सुकुमार प्रेमिका हर तरे सुखवितो गोप बळी यमुनी तटी खेळे वायुत मलय गंधित वाहे सेवितो हरिसिया बहुलाला देवगाती जणू भाटची याचे भेटी अर्पुनी तोषिती कृष्ण गाईसी तसे बहु प्रेम तैची हा गिरी धरी उचलोनी तसे बघ प्रिय हरी आता शंकरादि करीती नमने त्या पातालाची हरी हा बघ माळा धूळती उडतसे बघ कैसी चंद्रची हरी जसा थकताही कामना करील तो बघ पूर्ण नयन ते पख की मदते थे सुचवतोची जणू अपनातो बघ कपोल हरीचे किती छान फळ गाबुळीते की जणू ओठ यदुपती न तो हरी येतो गज जसा चल तसे निशिवेळी मुदित हास्य करी हरी येता जणू शशी उगवला बघ आम्हा श्री शुकदेवजी सांगतात अशा व्रज स्त्रिया राजा कृष्ण लीलाच गातत्या कृष्ण रूप अशा झाल्या वनात हरी जायत हरीचे गुण गाण्यात तयांचा दिन असे इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पस्तीसावा अध्याय हरि ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू